श्रीधर स्वामीकृत श्री हरिविजय अध्याय अठरा अक्रूर रामकृष्णांना मथुरेला घेऊन जातो श्री गणेशायन महा कृष्णाच्या सर्व पराक्रमामुळे व त्याने केलेले आपल्या हस्तकांचे वध पाहून कंस फार चिंताग्रस्त झाला त्याला भीतीही वाटू लागली त्याच्या हस्तकांना देवही घाबरत असत पण वयाने लहान असणाऱ्या कृष्णाने त्यांना ठार मारले याचे आश्चर्यही त्याला वाटले काहीतरी युक्ती करावी उपाय करावा पण बलभद्र व कृष्ण यांना नष्ट करावे आता या गोष्टीला उशीर लावणे धोक्याचे आहे हे कंसाने पक्के ठरवले कृष्णाचा तो द्वेषही करीत होता त्याला त्याचे भयही वाटत होते त्याची वृत्ती या प्रकाराने अगदी कृष्णमय झाली मनातल्या मनात कृष्णाची त्याने एक प्रतिमा उभारली होती लोकांनी कृष्णाचे वर्णन केले होते त्यातूनच त्याने कृष्णासंबंधी एक कल्पना केली होती आणि सर्वत्र त्याचाच भास कंसाला होत होता त्याने आपल्या प्रधानाला बोलावले कृष्णाला कसे पकडता येईल असा प्रश्न विचारला मंत्री म्हणाले धनुष्य याग करण्याचा बेट ठरवावा त्यासाठी अनेक राजांना बोलवावे यज्ञ पाहायला अनेकांना बोलवावे नंदालाही बोलवावे मथुरेत त्यानिमित्ताने मोठी यात्रा भरवावी देशोदेशीच्या मल्लांच्या कुस्त्या ठरवाव्या बलराम व कृष्ण यांना खास दूताला पाठवून यज्ञ सोहळा पाहायला म्हणून बोलवावे मल्लांनी त्यांना कुस्तीचे आव्हान द्यावे मल्ल त्यांचा चोराडा करून टाकतील गोड बोलून त्यांना बोलवावे आणि मल्लांकडून मारावे आपला कुवल यापीड हत्ती दांडगा आहे त्या हत्तीला यज्ञेच्या प्रवेशद्वाराशी ठेवावे कृष्णावर त्या हत्तीने हल्ला करावा तो कृष्ण बहुधा त्या हत्तीकडूनच मारला जाईल नाही तर मुष्टियुद्धात चाणूर व मुष्टिक हे मल्ला आपले इष्ट ते कार्य करतील मंत्र्यांनी कंसाला असा सल्ला दिला गोकुळात ज्याला पाठवायचे तो मनुष्य कृष्णाच्या विश्वासातला हवा अक्रूर वसुदेवादिकांच्या परिचयातील होता नंदाच्या विश्वासातला होता कंसाने त्याला सांगितले गोकुळात जाऊन नंदाला सांग की धनुष्य याग पाहण्यासाठी कंसाने कृष्ण बलभद्र यांना बोलावले आहे तेथे यागाच्या निमित्ताने उत्सव करण्याचे ठरवले आहे तो पाहूनच मग परत जावे मी तुला एक उत्तम रथ देतो तू स्वतः कृष्ण व बलराम यांना उद्या घेऊन ये अक्रूर चतुर व शहाणा होता वयाने मोठा होता त्याने हे काम स्वीकारले रथ जोडून घेऊन तो गोकुळात जाण्यास निघाला जाताना त्याच्या मनात काय विचार चालले होते तो मनाशी म्हणत होता कंस दुष्ट आहे ती मुले लहान आहेत कंसाचा काहीतरी घातकी डाव असणार पण कृष्णाला त्याचे भय नाही त्याने तर कितीतरी भयंकर दैत्यांना आत्तापर्यंत मारले आहे मी सांगेन त्यावर कृष्णाचा विश्वास बसला पाहिजे माझ्या मनात त्याच्याबद्दल जो भक्तिभाव आहे तो त्याला कळेल ना होय त्याला कळेलच मलाच कंसाने पाठवले हे ठीक झाले मला कृष्णाचं दर्शन तरी घडेल मी त्याच्या सन्नीत बसेल बोलेन विष्णूचा तो अवतार आहे सगुण साकार दर्शन घडेल मला वेदाना अनाकलनीय व शंकराचा प्रिय असा विष्णूच मला पाहायला मिळेल हे गोकुळातले लोक मोठे भाग्यवंत त्यांच्याजवळच हरी राहतो खेळतो तेथले वृक्षही धन्य त्यांच्या सावलीत कृष्ण विश्रांती घेतो अक्रूर गोकुळात आला मग जरा वेळ रथातून खाली उतरला सायंकाळ झाली होती मार्गावरील धूळ अक्रूराने आपल्या भाळी लावली हो कृष्णाची पदचिन्हे तिथे उमटली होती तो पुन्हा रथात बसून चालला होता तोच मागून रामकृष्ण सवंगड्याबरोबर गाईवासराने घेऊन वनातून परत येत होते अक्रूराला त्याचे दर्शन झाले मार्गावर धूळ उडत होती गायी हमरत होत्या गुरे वासरे धावत होती त्यांच्या मागोमाग गाणी गात गोपाळ मेळा येत होता त्यांच्याकडे पाहता पाहता अक्रूराचा रथ नंदाच्या घराजवळ आला अक्रूर खाली उतरून नंदाच्या वाड्यात गेला नंदाने त्याला नमस्कार केला त्याचे स्वागत केले त्याचा पाहुणचार केला कृष्ण व बलराम आले वृद्ध अक्रोराला पाहून त्यांनी त्याला प्रणाम केले अक्रोराने पटकन त्यांना उठवून पोटाशी धरले त्या भक्त भगवंताच्या क्षेमालिंगनाला शब्दांची आवश्यकता नव्हती धुळीने व्यापलेल्या सावळ्या देहाच्या कोमल स्पर्शाने अक्रूराला जो आनंद झाला तो काय वर्णावा शंकरालासुद्धा असे आलिंगन मिळत नाही अक्रूर पटकन खाली वाकला आणि कृष्णाचे व बलरामाचे चरण आपल्या हाताने कुरवाळून चेपू लागला पण त्या दोघांनी अक्रूराचे दोन्ही हात धरून त्याला घरात नेले यशो यशोदेला पाहताच अक्रूराने तिलाही वंदन केले नंदाने त्याला पुन्हा बसायला सुखासन दिले मग इतर गोष्टी झाल्यावर अक्रूराने कंसाचा निरोप नंदाला सांगितला आणि धनुर्योगासाठी रामकृष्णांना बोलावले आहे असे त्याने सांगितले नंदादिकांनी मागून यावे आपण मुलांना उद्या सकाळी नेतो असे म्हटले नंद म्हणाला अक्रूर महाराज कंसाने या मुलांचा घात करण्याचे कितीतरी प्रयत्न केले आणि त्यांना तुम्ही मथुरेत नेता तो तर तेथे त्यांना नक्कीच मारेल आणि मग जगणारही नाही असं निष्ठूरपणा तू करू नकोस अक्रूर म्हणाला नंदा ज्याने कितीतरी बलाढ्य दैत्यांना नष्ट केले त्यांना तू लहान मुलगा समजू नकोस तू भिवू नकोस कृष्ण म्हणाला बाबा अक्रूर काका बोलवायला आले आहेत तर आम्ही जातो त्या दुष्ट कंसाचा वध केल्याशिवाय साधूंना सुरक्षितपणा वाटणार नाही तेथे मुष्टिक व चाणूर वगैरे मल्ल असतील तेही लोकांना छळतात त्यांनाही नष्ट केले पाहिजे नंद व यशोदा यांचे अक्रूराने समाधान केले दुसऱ्या दिवशी सकाळी मथुरेत जायचे कृष्ण व बलराम यांना न्यायचे असे ठरले रात्रीच अनेक गोपांना तसे कळवून रामकृष्णाच्या बरोबर गोरसाधी पदार्थ काय काय पाठवायचे ते सज्ज करण्यात आले सकाळ झाली अक्रूराने रथ जोडला मुले तयार झाली कंसांना भेट म्हणून देण्याच्या वस्तू रथात ठेवल्या नंद डोळ्यात पाणी आणून मुलांना जपून नये असे सांगत होता यशोदा व रोहिणी यांनी मुलांना पोटाशी धरले अश्रूंनी त्यांना नाव घातले प्रथमच रामकृष्ण दूर जात होते दृष्टीआड होत होते मुलांनी मातांच्या चरणांना वंदन केले ते बाहेर पडणार तोच गोप व गोपी यांनी नंदाच्या घराशी गर्दी केली कृष्णाचा विरह त्यांना सहन होईना त्या शोक करू लागल्या कृष्ण आता परत येणार नाही हे गोपी मनोमन जाणून होत्या त्यांनी वाटेत अक्रूराचा रथ अडवला रथासमोर भूमीवर पडून त्या रडू लागल्या गोप रथाची चाके धरून जाऊ नको अशा विनवण्या करू लागले बलराम व कृष्ण यांना का नेतोस तू निर्दय क्रूर आहेस तुझे नाव अक्रूर कोणी ठेवले आम्ही आता जगत नाही तुझ्या माथी आमच्या हत्येचे पाप लागेल दुष्टा आमचा सावळा तू दूर नेतोस हाय हाय वगैरे म्हणत गोपींनी आक्रोशच केला पण रामकृष्णाने त्यांची समजूत काढली गोपींच्या भक्तीने अक्रूरही रडू लागला कंसाची आज्ञा पाळायलाच हवी तो काही आवडीने हरुईला मथुरेस नेत नव्हता यशोदा व नंद आता शोक करू लागले आपले हृदयरत्न नजरेआड होऊ देणे त्यांना फारच अवघड होत होते असा सर्व प्रकार चालला असता कृष्णवीर सहन न होऊन राधा धावत आली व रथापुढे लोळण घेऊन मूर्छित पडली तिला उचलून शुद्धीवर आणावे म्हणून गोपी धावून गेला पण ती पाहता पाहता तिचेच दिसेनाशी झाली इंद्राणी म्हणजेच राधा कृष्णलीलेत भाग घेण्यासाठी तिने वरदान मागितले म्हणून ती आलेली परत आलेल्या अंगाने स्वर्गात निघून गेली त्यावेळी एकच गोंधळ झाला सारे गोप व गोपी हाय हाय करू लागल्या अक्रूराचा रथ रतीभरही पुढे जाईना त्याने अनेक प्रकारे गवळ्यांचे सां सात सांत्वन केले नंद व काही वृद्ध गोप यांनी गोपींचं सांत्वन करून त्यांना बाजूस केले आणि रामकृष्णांनी अक्रूराला युक्तीने रथ हळूहळू पुढे नेण्यास सांगितले जरा मोकळा मार्ग मिळाला रथाचा वेग एकदम वाढला घोडे मथुरेच्या दिशेने दौडू लागले धावत मागे येणारे गोप व गोपी मागे राहिल्या त्यांना रथ दिसेनासा झाला फक्त घोड्यांच्या टापाने उडणारी धूळ त्यांच्या अश्रुपूर्ण ने नेत्रांना दिसत होती जीविताचे सर्वस्व हरवल्यासारखे होऊन यशोदेसह गोपींनी शून्य अशा गोकुळात परत गमन केले काही गोप यमुनेपर्यंत आले शुकपरीक्षिताजवळ या विराहाचे वर्णन करताना भावावस्था प्राप्त होऊन बोलायचा थांबला परीक्षितही सद्गतीत झाला यशोदेच्या विरयव्यतेचे वर्णन करताना शुकही अडखळू लागला कृष्णाच्या खेळातल्या सर्व वस्तू आणि त्याच्या वापरातल्या सर्व आवडत्या वस्तू यशोदेनं जागच्या जागी नीट ठेवल्या त्या कुरवाळून ती रडू लागली पुन्हा कान्हा आला तर मागेल म्हणून ती त्या वस्तूंना जपून ठेवीत होती तिची वत् वत्सलता आता करुणा झाली गोपींचे कृष्णप्रेम आता विरहाकार विरह कातर झाले कामधाम करता करता कृष्णाच्या आठवणी काढून त्या स्वतःच गाणी रचून गाऊ लागल्या एक दुसरी जवळ उसनी वस्तू मागायला जाई आणि म्हणे जरा तुमचा कृष्ण एक दिवस सूचना देता का कृष्ण जसे खेळ करायचा तसे त्याही करू लागल्या आणि त्यातच समाधान मानू लागल्या आणि आठवणी काढून रडू लागल्या अक्रूराचा रथ यमुनेजवळ आला गोप यमुनेत स्नान करण्यास उतरले अक्रूरही स्नान व वंदन करण्यासाठी यमुनेच्या पात्राकडे निघाला जाताना एकदा मागे वळून त्याने रथात बसलेल्या रामकृष्णांकडे पाहिले त्याच्या मनात आले कंसाच्या आज्ञेप्रमाणे मी यांना मथुरेत नेत आहे खरा पण कंस यांचा घात करेन मग मी दोषी ठरेन मीच त्याच्या घाताला कारण होईन ही मजवर धर्मापत्तीच आली आहे तो पाण्यात शिरला एकीकडे त्याला ते दोघे बालक वाटत होते एकीकडे तो त्यांना महाबलशाली अवतार मानत होता त्याचे मन शंकाकुल झाले त्याने स्नान करण्यासाठी पाण्यात बुडी मारली आणि यमुनेच्या पाण्यात त्याला एक आश्चर्य दिसले तेथे अनंत शेष हा बलरामाच्या रूपात व विष्णू हा कृष्णाच्या रूपात दिसला त्या विष्णूचे सर्व अवतार तिथे त्याला मूर्तिमंत दिसले दैत्यांचा संहार करणारी त्यांचे निरनिराळे रूपे दिसली ते दृश्य अद्भुत होते अक्रूर रोमांचित झाला त्याने विष्णूची स्तुती केली पाण्यातच आपण इतका वेळ जिवंत राहिलो याचे भान होऊन तो पाहू लागला तोच ते दृश्य विलयास गेले खऱ्या अर्थाने अक्रूराला स्नान घडले तो पवित्र व शुद्ध झाला तो पाण्यातून बाहेर आला आणि अंग पुसत रथाकडे वळला कृष्ण व बलराम याकडे तो विस्फारलेल्या नेत्राने पाहू लागला त्या बालकांचे खरे स्वरूप त्याला आता कळले होते शंका फिटली होती आश्चर्य व भक्तिभाव उत्पन्न झाले होते कृष्णाने विचारले अक्रूर काका नदीत काही विचित्र दृश्य पाहिले की काय असे वेगळ्या दृष्टीने काय पाहता असे म्हणून कृष्णाने मधुर हास्य केले अक्रूराचे मन हरवले ते कृष्णमय झाले तो धावला कृष्णाचे पाय धरून आनंदाने रडू लागला त्याचे डोळे कृष्णाने पुसले काका रडू नका भाव स्थिर ठेवा अक्रूर म्हणत होता पुरुषोत्तमा तुझा महिमा मला कसा कळणार मी अज्ञ आहे माझ्या मनातील शंका आता दूर झाली अक्रूर आता आनंदाने रथ हाकू लागला नंद गोपानं घेऊन तो तोपर्यंत तेथे आला व अक्रूराबरोबर पुढे निघाला मथुरेत कृष्ण व बलराम अक्रूराच्या रथात बसून प्रविष्ट झाले मागोमाग काही गाड्यातून नंद व काही गोपही येत होते मथुरेत सर्व मंडळी आल्यावर अक्रूर नंदाला म्हणाला तुम्ही सर्वांनी माझ्या घरी राहिलात तर मला फार आनंद होईल पण नंदाने व कृष्णाने एका उपवनातच राहावे असे ठरवले कृष्ण अक्रूराला गुप्तपणे म्हणाला अक्रूर काका मी आधी तुमच्या घरी येत नाही कंसाचा वध करून कैदेतील लोकांना मुक्त करीन उग्रसेनाला राज्यावर बसवीन हे कार्य केल्यावर मला तुमच्याकडे येणे आवडेल आम्ही सध्या नगराच्या एका बाजूस असलेल्या या उपवनातच राहतो तुम्ही कंस महाराजाकडे जाऊन आम्ही आलो आहोत असे सांगा असे त्याने उघड सांगितले आणि त्याला प्रेमाने निरोप दिला कृष्ण व बलराम आले आहेत ही वार्ता जेव्हा मथुरेतील लोकांना कळली तेव्हा कंसाच्या पक्षाचे दैत्य भयभीत झाले आणि नागरिकांना कृष्णदर्शनाची उत्कंठा वाटू लागली अध्याय अठरा समाप्त श्रीकृष्णार्पणमस्तू